मित्रांनो ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रखर बुद्धिमत्तेची धाडसीपणाची उदारपणाची गुप्तहेर खात्याच्या सजगतेची अचूक नियोजनाची आणि महाराजांच्या गनिमी काव्याची सोळाशे एकसष्ट सालची ही गोष्ट आहे शाहिस्ते खानाचा त्याच्या एक लाखांपेक्षाही जास्त मुघल फौजेचा अजगरी विळखा पुण्याभोवती पडलेला होता देशावरचा बराच मुलूक मुघलांच्या ताब्यात पडला होता तळकोकणाच्या कोकणच्या मत्तीनं आणि स्वराज्यातल्या काही मोजक्या किल्ल्यांच्या मदतीनं स्वराज्य तग धरून राहिलं होतं चाकणच्या लढाईमुळं महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या नादी लागणं म्हणजे काय असतं हे मुसद्दी शाहिस्ते खानानं ओळखलं होतं शाहिस्ते खानानं राजांची क्रसत तोडण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी कोकणावर हल्ला करून तो मुलूक जिंकणं अत्यावश्यक आहे हे ओळखलं तळ कोकणावर आणि कोकणावर जर हल्ला केला तर स्वराज्य लोळपांगळं होऊन जाईल हेही त्यानं ओळखलं शाहिस्ते खानाला मग आठवला कर्तलब खान कर्तलब खान हा एक अत्यंत बुद्धिमान आणि शूर सरदार होता तो शाहिस्ते खानाचा उजवा हात होता अनेक लढाया त्यानं जिंकल्या होत्या शाहिस्ते खानानं मग कोकणची मोहीम काढली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःचा अत्यंत विश्वासू उजवा हात कर्तलब खानावर सोपवली वीस हजारांपेक्षाही जास्त सेना प्रचंड सैन्य सामग्री सोबत दिली ही मोहीम अत्यंत महत्वाची होती म्हणून शाहिस्ते खानाला यावेळी कुठलाही धोका पत्करायचा नव्हता त्यानं सैन्य सामग्रीमध्ये कुठलीही कमी पडू दिली नाही अगदी भरभरून तोफा प्रचंड दारुगोळा बंदुका खाण्यापिण्याचं भरपूर सामान प्रचंड मोठा खजिना उमदे घोडे हत्ती तंबू इत्यादी सर्व जरुरीचं व जरुरीपेक्षा जास्त युद्ध साहित्य कर्तलब खानासोबत दिलं अनेक मराठी अनुभवी सरदार तसंच शूर वाघीण म्हणवली जाणारी औरंगाबादची रायबागन ही लढवई सरदार सुद्धा कर्तलब खानासोबत होती कर्तलब खानानं अतिशय गुप्तपणे संपूर्ण कोकण मोहिनीची आखणी केली होती अतिशय काटेकोरपणानं त्यानं आपली योजना तयार केली कर्तलब खानाच्या गुप्तहेरांनी अशी बातमी काढली होती की शिवाजी त्याच्या फौजेसह कोकणात पेन जवळ आहे मग कर्तलब खानानं एक भयंकर धाडसी बेत ठरवला इकडे तिकडे वार न करता सरळ घाटावरून उतरून शिवाजीवरच अचानक वार करायचं त्याने ठरवलं पुण्यावरून पेनकडे जाण्यासाठी घाटावरून कोकणात उतरण्यासाठी दोन वाटा होत्या त्यातील एक वाट लोणावळ्याच्या रस्त्यानं बोर घाटातल्या खिंडीतून घाटाखाली उतरत होती तर दुसरी वाट होती उंबरखिडीच्या रस्त्यानं हा रस्ता चिंचवड तळेगाव वडगाव मळवली रस्त्यानं कुरवंडा जंगलातून तुंगारण्यातून चावणी नावाच्या गावाकडे जातो चावणीपासून सुमारे एक दोन मैलाच्या अंतरावर उमरे हे गाव आहे चावणी हे उंबऱ्याशी अत्यंत अरुंद अशा अडीच तीन किलोमीटरच्या दरीमुळे जोडलं गेलं आहे त्या दरीलाच उंबरखिंड म्हणलं जातं मग कर्तलब खानानं जाणीवपूर्वक अशी अफवा उडवली की तो बोर घाटातून खाली उतरणार आहे पण त्यानं उंबरखिंडीतून उतरण्याची योजना आखली होती अफवा उडवल्याप्रमाणे कर्तलब खान लोणावळ्याच्या रस्त्याला आपल्या सैन्यासोबत निघाला पण लोणावळ्याच्या अलीकडे पाच सहा मैल असतानाच तो अचानक चकवा देण्यासाठी दक्षिणेकडे वळून कुरवंड्याच्या जंगलाकडे निघाला तो दिवस होता एकतीस जानेवारी आपली योजना कुणाच्याही लक्षात येणार नाही असा कर्तलब खानाचा कयास होता पण महाराजांचे गुप्तहेर कर्तलब खानाच्या कल्पनेबाहेरही कितीतरी जास्त चलाक होते महाराजांच्या गुप्तहेरांनी फार अगोदरच कर्तलब खानाचे सारे मनसुबे महाराजांपर्यंत पोहोचवले होते उंबरखिंडीतून खाली उतरायची योजना महाराजांच्या अगदी पथ्यावरच पडली उंबरखिंड एक दुर्गम खिंड होती गनिमिकाव्यासाठी उंबरखिंड उंबर खिंड अतिशय सोयीस्कर होती सह्याद्रीच्या कुशीतला हा भाग म्हणजे मगरीचा उघडलेला अजस्र जबडा होता या जबड्यात घुसणं अतिशय सोपं पण बाहेर पडणं केवळ मगरीच्याच मर्जीवर अवलंबून उंबरखिंड अरुंद होती एका वेळी एक दोन जणांनाच हालचाल करता येईल एवढाच रस्ता शिल्लक होता आजूबाजूला किर्र धनदाट जंगल इतकं घनदाट की दिवसा सुद्धा अंधार पडायचा तसं पाहिलं तर कर्तलब खानाचा हा रस्ता लोहगड आणि विसापूर या स्वराज्याच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांजवळूनच जात होता तिथून प्रतिकार करणं महाराजांना सहज शक्य होतं पण महाराजांनी दोन्ही गणांना कर्तलब खानाला बिलकुल विरोध न दर्शवता पुढे येऊ देण्याचे आदेश दिले होते सुमारे हजार मावळे महाराजांनी ह्या मोहिमेसाठी निवडले होते तीस चाळीस छोट्या हलक्या तोफा आणि पन्नास साठ बंदुका धनुष्यबाण भाले तलवारी इतकीच सैन्य सामग्री महाराजांनी सोबत ठेवली होती तीन फेब्रुवारीला सकाळी उंबरखिंड उतरून जाण्याचा कर्तलब खानाचा मनसुबा होता पण त्या अगोदरच उंबरखिंडीच्या घनदाट जंगलात मावळे जागोजागी आपले मोर्चे लावून बसलेले होते स्वतः महाराजही शे दोनशे मावळ्यांसोबत उंबरखिंडीच्या वरच्या बाजूला घाटाच्या बाजूला जंगलात सुरक्षित ठिकाणी दबा धरून बसलेले होते उंबरखिंडीच्या तळाशीही शंभर दीडशे मावळे आजूबाजूच्या जंगलांमध्ये दबा धरून बसलेले होते त्यावेळेपर्यंत तिथल्या नद्या आटल्या होत्या आदल्या दिवशीच नेताजींनी आसपासच्या पाणवठ्यांची व विहिरींची कोंडी करून टाकली होती त्यामुळं फौजेला पाणी मिळणंही आता अशक्यच होतं तीन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट ची सकाळ उजाडली कुरवंड्याच्या जंगलामधून कर्तलब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीच्या तोंडाजवळ पोहोचला त्यानं दरीकडं नजर फेकली आणि तिथलं स्वर्गीय निसर्ग सौंदर्य पाहून तो मंत्रमुग्ध झाला हिरवीगार निळसर वनराई मोती पाचू आणि हिऱ्यांसारखी चमचमणारी फुलं आणि रंगांची बरसात सुकावणारा थंड वारा हा मुलूक इतका सुंदर असेल अशी कर्तलब खानाला कल्पनाही नव्हती खिंडीत उतरण्यापूर्वी सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यानं पाच पन्नास सैनिक पुढे पाठवले ते सैनिक अगदी दरीच्या तळापर्यंत जाऊन परत आले सर्वत्र सुरक्षिता असल्याचा निरोप त्या सैनिकांनी दिला गनिमी काव्यामध्ये पटाईत असणारे मावळे बेमालूमपणे आजूबाजूच्या झाडी झुडपांमध्ये विरघळण्यासारखे चिडीचुप्प बसले होते मोक्याच्या जागी मावळे बंदुका घेऊन बाण घेऊन तोफा घेऊन आणि दगड घेऊन बसलेले होते मग मोगली सैन्य उंबर खिंडीत उतरू लागलं त्या दीड दोन किलोमीटरच्या दरीत वीस हजार सैन्य घुसलं आणि उंबरखिंडीच्या तोंडावर वरच्या घाटाच्या बाजूनं स्वतः महाराज शे दोनशे मावळ्यांसह वाट अडून उभे राहिले महाराजांनी छोट्या तोफांनी आणि बंदुकांनी परतीची वाट रोखून धरली आता कर्तलब खानाला परत जाणं शक्य नव्हतं मग जंगलातल्या शांततेला चेरीत इशारितीचा कर्णा वाजवला गेला आणि खोनेची तोप धडाडली तो आवाज ऐकताच दरीच्या खालच्या टोकाकडच्या सैनिकांनी बंदुकांनी आणि तोफांनी दरीची खालची वाटही रोखून धरली आणि काम पत्ते झाल्याची इशारतीची तोपही डागली गेली करणे वाजू लागले आता अजस्त्र मगरीच्या जबड्यात उंबरखिंडीत वीस हजारांची मुघल फौज घट्टपणे स्वतः येऊन बसली होती फसली होती कर्तलब खान या आवाजांनी दचकला त्याला आजूबाजूला तर काही दिसत नव्हतं पण आपल्याला शिवाजीच्या सैनिकांनी दोन्ही वाटा रोखून मध्ये अडकवून ठेवलंय हे त्याच्या लक्षात आलं दुश्मन किती आहे कुठे आहे हे कर्तलब खान आणि त्याच्या फौजेच्या काहीच लक्षात येत नव्हतं त्यांना कसलाही अंदाज येत नव्हता आणि तेवढा अंदाज घेण्यासाठी आता त्यांच्याकडे वेळही नव्हता कर्तलब खानानं आपल्या फौजेला युद्धाचा आदेश दिला सैनिकही युद्धाला तयार झाले पण ते लढणार तरी कुणासोबत आजूबाजूला तर काहीच आणि कुणीच दिसत नव्हतं सगळेजण गोंधळून गेले तेवढ्यात जंगलातून सटासट बाणांचा वर्षाव होऊ लागला मुघलांवर बंदुकीचे बार फुटू लागले आणि त्यानं मुघल सैनिकांचा अचूक वेध घेतला जाऊ लागला सोसाट्याचा वारा सुटावा आणि झाडावरून पिकलेली फळं टपाटप गळून खाली पडावी तसे मुघल सैनिक पटापटा मरून पडू लागले उंबरखिंडीच्या त्या दरीत मुघल सैनिकांच्या वेदनांच्या आरोळ्या व किंचाळ्या घुमू लागल्या घाबरलेले बेभान झालेले आणि गोंधळलेले सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी इस्ततः पळू लागले काही सैनिक जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेनं पळाले पण थोड्याच वेळात जंगलाकडे पळालेल्या मुघल सैनिकांची प्रेत उंबरखिंडीत परत फेकण्यात आली सगळेच हदरून गेले होते आता लढण्यात काही अर्थ नाही या उंबरखिंडीत आपल्या वीस हजार फौजेची कत्तल होणार हे कर्तलब खानानं ओळखलं आता तह केल्याशिवाय किंवा शरणागती पत्करल्याशिवाय आपली सुटका होणं अशक्य आहे हेही कर्तलब खानानं ओळखलं मग त्यानं थोडंसं सावरून आपल्या वकिलांना बोलावलं आणि तहाची बोलणी करण्याचं ठरवलं तहासाठी वकील पुढे झाले निशस्त्र पांढरे कपडे घातलेले पाच सहा वकील पांढर निशान घेऊन तह तह सुला सुला असं ओरडत जंगलाकडे पळाले मावळ्यांनी त्यांना गरडा घालून पकडलं आणि महाराजांसमोर नेलं पण तोपर्यंत मावळ्यांकडून होणारी मुघलांची कत्तल चालूच होती खिंडीच्या तोंडाजवळ चिलखत घातलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेल्या रुबाबदार आणि मनोहारी शिवाजी महाराजांसमोर कर्तलबखानाचे वकील हिरव्या रुमालात आपले हात बांधून उभे होते त्यांनी मोठ्या अजिजीनं अगदी खाली झुकून नाक रगडून तहाची मागणी केली वेळप्रसंग ओळखून महाराजांनी तीन अटीवर तह स्वीकारला त्यातली पहिली अट होती की हत्यारं खाली ठेवून सर्व सैनिकांनी कर्तलब खानासह विना अट शरण यायचं दुसरी अट अशी होती सैनिकांना जीवदान दिलं जाईल पण त्यांनी आपल्या अंगावरचे कपडे सोडून बाकी सर्व साधन संपत्ती आणि हत्यारं इथंच सोडून जायची ज्या सैनिकांना महाराजांच्या फौजेत सामील व्हायची इच्छा आहे त्या लोकांना कर्तलब खानानं तसं करण्याची परवानगी द्यावी करतलब खानासमोर हा तह स्वीकारण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता प्रचंड मोठा खजिना सैन्य सामग्री घोडे बंदुका दारुगोळा हत्ती सर्व दरीत ठेवून अंगावरच्या कपड्यानिशी उरलं सुरलं मुघल सैन्य पुण्याला परत गेलं स्वतः कर्तलब खानालाही आपली तनवार महाराजांच्या चरणावर ठेवून माफी मागावी लागली या प्रसंगी घडलेली एक विशेष कथाही इथं लक्षात घेण्यासारखी आहे कर्तलब खानाच्या फौजेत पुरुष वेश धारण करणारी एक रायबाघी नावाची मराठा सरदारही होती औरंगजेबचा औरंगाबादचा एक सरदार होता उदाराम त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शूर पत्नीनं उमानंही सैन्याची जबाबदारी अत्यंत कर्तृत्वानं सांभाळली होती स्वतः घोड्यावर बसून उमा लढायची त्यामुळं उमाला तिच्या पराक्रमामुळं औरंगजेबानं रायबाघीन म्हणजे शूर राणी वाघीन अशी पदवी दिली होती जेव्हा पुरुष वेश धारण करणारी रायबागन महाराजांच्या समोर आली आणि महाराजांचं दिव्य रूप पाहून ती अतिशय प्रभावी झाली रायबागननं आपल्या कमरेची तलवार काढून महाराजांच्या चरणाशी ठेवली तेव्हा मात्र महाराजांनी मोठ्या सन्मानानं ती तलवार रायबागनला परत दिली आणि महाराज मोठ्या विनम्रतेनं रायबागनला म्हणाले रायबागन तुमच्यासारख्या शूर स्त्रीचं आम्हाला दर्शन झालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो रायबागन महाराजांच्या या उद्गारानं अतिशय आश्चर्यचकित झाली आपण पुरुष वेशातही असून महाराजांना आपलं नाव व इतिहास माहीत आहे हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसला यावरून आपल्याला लक्षात येतं की महाराजांचं गुप्तहेर खातं किती सजग आणि सक्षम होतं शरण आलेल्या सर्व मुघल सैनिकांना जीवदान देऊन परत पाठवण्यात आलं तीन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी मावळे दिवसभर मुघलांनी मागे सोडलेल्या वस्तू गोळा करत होते आता या ठिकाणी असा एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की राजांनी मनात आणलं असतं तर वीस हजार फौजेचेही ते सहज कत्तल करू शकले होते पण त्यांनी त्या फौजेला जीवदान देऊन परत का जाऊ दिलं इथं आपल्याला महाराजांच्या मुत्सद्दीपणाची चुनूक जाणवते महाराजांचं सैन्य फक्त एक हजार मावळ्यांचंच होतं याउलट दरीत वीस हजार सैनिक होते आणि ते शस्त्रसज्ज होते जर कोंडीत सापडलेल्या या वीस हजार सैनिकांचीही महाराजांनी कत्तल करायचं ठरवलं असतं तर त्या सैनिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी निकराचा प्रतिकार केला असता अशा वेळेस युद्धाचा निकाल काय लागला असता हे पूर्णत अनपेक्षित होतं आणि तो रस्ता अवलंबला असता महाराजांच्या सैन्याची फार मोठी हानी झाली असती आणि एवढी साधन सामग्री महाराजांना सुखरूपही मिळाली नसती या तहामुळं महाराजांना कर्तलब खानाचे कितीतरी सैनिक येऊन मिळाले महाराजांनी यावेळी मुत्सद्देगिरी दाखवत तहाचा निर्णय घेऊन आपलं मनुष्यबळ वाचवलं शत्रूची सर्व साधन सामग्री मिळवली त्यासोबतच शत्रूची लढण्याची इच्छा आणि शत्रूचं मनोबलही खच्ची केलं कर्तलब खानाचे बरेचसे सैनिकही महाराजांना मिळून मिळाले या युद्धात मुघलांचे सुमारे हजाराच्या वर सैनिक ठार झाले तर पाच पन्नास मावळेही कामी आले मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद